ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकविसावा वेणुगीत श्री म्हणाला शरद ऋतूमुळे जेथील पाणी निर्मळ झाले होते आणि जलाशयात उमललेल्या कमळांचा सुगंध असलेला वारा वाहत होता अशा वृंदावनामध्ये श्रीकृष्णांनी गायी व गोपाळासह प्रवेश केला तेथील फुलांनी बहरलेल्या वनराईत धुंद भ्रमर गुणगुणत होते आणि पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते त्यामुळे तेथील सरोवरे नद्या आणि पर्वत नादमय झाले होते श्रीकृष्णाने बलराम आणि गोपाळाबरोबर तिथे गायी चालित असताना वेणू वाजवण्यास सुरुवात केली ते वेणूगीत भगवंताविषयी प्रेमभाव जागृत करणारे होते ते ऐकून काही गोपी सख्यांना कृष्णाच्या मागे त्यांच्याविषयी सांगू लागल्या हे राजा श्रीकृष्णाच्या लिला आठवून त्यांचे त्यांनी वर्णन करण्यास सुरुवात केली खरी पण उत्कट प्रेमाने मन व्याकुळ झाल्यामुळे त्यांचे बोलणेच खुंटले त्या सांगू लागल्या गोपाळासह श्रीकृष्ण वृंदावनात आले पहा त्यांच्या मस्तकावर मोरपंख आहे आणि कानावर कन्हेरीचे गुच्छ आहेत त्यांनी सोन्यासारखा पितांबर परिधान केला असून गळ्यामध्ये वैजयंती माळा घातली आहे त्यांचे रूप श्रेष्ठ नटासारखे किती सुंदर आहे बरे बासरीची छिद्रे ती आपल्या अर्धरामृताने भरत आहेत गोपाळ त्यांच्या कीर्तीचे गायन करीत आहेत हे वृंदावन त्यांच्या चरणामुळे अधिकच रमणीय झाले आहे परीक्षिता चराचराचे मन आकर्षून घेणारा वेणुनाद ऐकून सर्व गोपी त्याचे वर्णन करू लागल्या आणि ते करीत असतानाच तन्मय होऊन त्या श्रीकृष्णांना मनाने आलिंगन देऊ लागल्या गोपी म्हणाल्या अगं सख्यानो आम्ही डोळे असणाऱ्यांच्या डोळ्यांची एवढीच सार्थकता मानतो दुसरी नाही ती हीच की जेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम मित्रासह गुरी हाकीत वनात जातात किंवा परत येतात तेव्हा वेणू वाजवणारे किंवा प्रेमळ नेत्र कटाक्षाने आमच्याकडे पाहणारे त्यांचे मुखकमल मनसोक्त पाहावे दुसऱ्या काहीजणी म्हणाल्या पितांबरधारी सावळे श्रीकृष्ण आणि निलांबर नेसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी मोरपंख फुलांचे गुच्छ आणि रंगीबेरंगी कमलांच्या माळा धारण करतात तेव्हा त्यांचा वेश अतिशय देखना वाटतो गोपाळांच्या मध्ये बसून काही वेळा जेव्हा ते गाऊ लागतात तेव्हा रंगमंचावर अभिनय करणाऱ्या दोन चतुर नटांसारखे ते किती शोभून दिसतात म्हणून सांगू अगं गोपीनो या वेणूने असे कोणते पुण्य केले आहे की जो आम्हा गोपींचे हक्काचे दामोदराचे अधरामृत स्वतःच अशा प्रकारे पीत आहे की त्याचा फक्त रस शिल्लक उरला आहे या वेणूला आपल्या पाण्याने वाढवणारे जलाशय कमळांच्या मिशाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आपल्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवतप्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे भगवत भक्त आपला वंशच आहे हा विचार मनात येऊन मधुबिंदूच्या मिशाने आनंदासरू ढाळीत आहे गडे देवकीनंदाच्या चरणकमलांनी सुशोभित झालेले हे वृंदावन पृथ्वीची कीर्ती चहुकडे पसरवित आहे जेव्हा श्रीकृष्ण मुरली वाजवतात तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात आणि पर्वत शिखरावरील पशुपक्षी स्तब्धपणे हे पाहत राहतात तसेच जेव्हा सुंदर वेश धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवतात तेव्हा मंदबुद्धीच्या हरणी सुद्धा ती ऐकत कालविटांसमवेत त्यांच्या जवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्र कमळाने त्यांची जणू पूजा करतात स्वर्गातील देव जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णांना पाहतात आणि त्यांनी बासरीवर गायलेले मधुर संगीत ऐकतात तेव्हा मदन बाधेने विवल होऊन त्या विमानातच आपली शुद्ध हरपून बसतात त्यामुळे वेणीतील फुले गळून जमिनीवर पडत आहेत याची त्यांना जाणीव नसते की शालू कमरेवरून निसटत आहेत याचेही त्यांना भान नसते श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले वेणूगीत रूप अमृत गायी कान टवकारून पितात आपल्या डोळ्यातून श्यामसुंदरांना हृदयात घेऊन त्यांना आलिंगन देतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात तसेच त्यांची वासरे गायींच्या सडातून कृष्ण प्रेमाने आपोआप स्रवणारे दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात त्यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात अगं आई या वनातील पक्षी हे बहुधा मुनीच आहेत ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या धाड्यावर श्रीकृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता गुपचूप बसतात आणि पापण्या न हलवता डोळ्यांनी त्यांचे रूप माधुर्य पाहत राहतात आणि त्यांनी वाजवलेली मोहक बासरी ऐकतात या नद्यांनीही श्रीकृष्णांच्या बासरीचा आवाज ऐकला आणि त्यांच्या मनात प्रेमभाव जागृत झाला तेच हे भोरे त्यामुळे त्यांचा वाहण्याचा वेगही मंदावला त्या तरंगरूपी हाताने त्यांचे चरण पकडून त्यावर कमळे अर्पण करून त्यांना आलिंगन देत आहेत श्रीकृष्ण आणि बलराम बालगोपालांसह भर उन्हात गाई चालित आहेत आणि त्याचबरोबर बासरही वाजवित आहेत असे पाहून कृष्ण घनाच्या हृदयामध्ये प्रेम उचंबळून येते ते आपल्याच वर्णाच्या घनश्यामावर आपल्या शरीराचेच छत्र धरून त्यांच्यावर तुषार रूप पुष्प वर्षाव करतात जेव्हा या भिल्लींनी कृष्णांना पाहतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची व्याधी निर्माण होते त्यावेळी त्या गोपींच्या वक्षस्थळावरील जे केशर श्यामसुंदराच्या चरणांना लागलेले असते ते श्रीकृष्ण जेव्हा गवतावरून चालतात तेव्हा त्याला चिकटते या भाग्यशाली भिल्लींनी ते त्या गवताच्या काड्यावरून काढून आपले स्तन आणि तोंडाला लावतात आणि अशा प्रकारे आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात अगं गोपीनो हा गोवर्धन भगवंताच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे धन्य आहे याचे भाग्य श्रीकृष्ण बलरामांच्या चरणकमलाचा स्पर्श झाल्याने हा किती आनंदित होतो आहे पहा हा गोपाल आणि गायी यांच्यासह या दोघांचाही मोठाच सत्कार करतो तो त्यांना पाणी देतो गायीसाठी गवत देतो विश्रांतीसाठी गुहा आणि खाण्यासाठी कंदमुळे देतो अगं सख्यानू जेव्हा हे डोक्याला दोरी गुंडाळून आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळांच्या बरोबर गायीना एका वनातून दुसऱ्या वनात हाकत जातात आणि त्याचवेळी मधुर बासरीही वाजवतात तेव्हा चालणारे देहधारी स्तब्ध होतात आणि अचल सुद्धा रोमांचित होतात वृंदावन विहारी श्रीकृष्णांच्या अशा एक नव्हे तर अनेक लिलांचे आपापसात वर्णन करता करता गोपी तन्मय होऊन जात या ठिकाणी एकविसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू